ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्दल पुराणातील पहिल्या खंडातील छत्तीसावा अध्याय सुंदर प्रिय विषय प्रियवध नाम आता मी छत्तीसावा अध्याय वाचन करणार वाचन करणार आहे पारायण करणार आहे ओम श्री गणेशाय नमहा दक्षमणती ब्राह्मण श्रेष्ठा सांगावी पुढती कथा ही बरवी विस्तारपूर्वक मनी ठसावी वक्रतुंडांची दै दैवी महती मुद्गल म्हणती तयासी अशक्य विस्तारे वर्णायसी अग्निपुत्रा अथवा पिनाकीसी शेषा अथवा विधीला म्हणून संक्षेपे तुझ सांगत दैत्यपुत्र शंकरासी काय म्हणत ते ऐकून महादेव काय करीत तो पुढील कथा भाग थांब थांब महादेवा आमूचा पराक्रम तू पहावा तुझ्या सामर्थ्याचा शोध घ्यावा पूर्वा ही मनीषा तू आमची महासेना मारिलीस दैत्येंद्रासी रणांगणी पाडलेस ऐशिया परी दाखविलेस पौरुष पूर्ण आपुले तू आता आम्ही दोघे त्वरित वक्रतुंडांच्या पुढ्यात तुझ मारुनी नंतर मनात विचार करू त्याचा त्यानंतर वधू त्यासी तैसेची सर्व सुरेंद्रांसी मुनिगणा ऋषिजनांसी मृत्युमुखी पाठवू ऐसे बोलून धनुष्य करीती सज्जते असुर निश्चिती तेव्हा महादेव त्यांची म्हणती स्मित करीत त्यावेळी तुम्ही उभयता जे सांगितले गर्वोद्धत क्रूर वचन ते खरे मानिले परी वक्रतुंडास प्रथम जिंकले पाहिजे तुम्ही दोघांनी भूभार दूर करण्यास तैसाची तुमच्या नाशास सांप्रत काळ बदलला खास वक्रतुंड अवतरता त्या वक्रतुंडाच्या प्रसादाने अत्यंत उत्साहित मने संवारी नमी असुरांसी त्वरेने यात संशय काही नसे ऐसे बोलन बाणवृष्टी करी शंकरजी उग्रभारी उभय दैत्य आपल्या शिरी ती क्षणात दैत्यांच्या बाणाने छिन्न छिन्न भिन्न झाले नंतर देवदीन शंकर विस्मित होऊन शूळ त्यावरी फेकीत त्या शूळावरी सोडीत पाशुपत अस्त्र ते क्षणार्धात ते अनिवार्य भीतीप्रद ज्वलंत निष्फळ करी शू त्रिशूलास पाशुपत अस्त्र भयंकर पडले अंती शिवहृदयावर त्या आघाते भूमीवर शंकर पडले मूर्छित हा हा कार दैव सैन्यात माजता वक्रतुंड आज्ञापित आपल्या गणा सैन्याप्रत दैत्यमर्दना आतुरजो गणेशाचे आठ दूत प्रमुख जे पुढे जात आपापली सेना जमवीत महाकाय महाबलते प्रमोद आमोद ब्रह्मप्रिय स्वानंद भोक्ता योगप्रिय सर्वग सर्वविध ज्ञानमय क्रोधयुक्त सारे जमले ते मंत्रजल प्रोक्षित तेव्हा देव सारे होत जागृत मूर्छा संपूर्ण उत्साहित सारे उठले रणभूमीवर श्रमहीन ते तेव्हा झाले द्विगुणित तेने ते चमकले कालांतराने जिवंत केले शुक्राचार्ये असुरही प्रल्हाद प्रमुख वीर सर्व प्रचंड आरोळ्या मारुनी गर्व व्यक्त करीती अपूर्व ब्रह्मांड ते निनादले देवगणांचे शंख वाजती वीरांच्या आरोळ्याही घोडे तेथे किंकाळती रथचक्रे आवाज करीती त्यांचा नाद आसमंती सर्वत्र नभी व्याप्त झाला प्रमोदादी गणांवरती दैत्य सोडिती शस्त्र संवृष्टी देवांची शस्त्रास्त्रे ठरती सकल दैत्य संहारप्र संहारपर दैत्यराजांची मस्तके फोडिली असुरांची सेना पांगली ब्रह्मप्रियाने मान पकडली असुरांसमक्ष शुक्राची शुक्रासी पकडुनी गुहेत दूर टाकले अंधारात शुक्र गेल्यावरी होत दैत्य सारे भयातुरो हा ते करती काय करावे याची भ्रांती गुरुंस पकडले म्हणून चित्ती खिन्न झाले दैत्य सारे आपल्या जीविताचा आता काय उपयोग तत्वता जीविताशा सोडून लढता असुरे देव बहु मारिले असुर देवांस विद्ध केले देवसैन्य पुन्हा हादरले ब्रह्मप्रिय आदींनी ते घेरले परशु त्रिशूळ अंकुश पाश कालरुद्र ब्रह्म काल कालरुद्र प्रज्ञा संहारित तैसे ते दैत्यांसी शस्त्रे मारित देवांनी वंद देवानी कंदन केले बहुत असुर सैन्याचे रोषाने बहुत दैन्य मरून पडले प्रल्हाद प्रमुखही रणी पडले तेव्हा ते दैन्य तेव्हा ते दैत्य कुमार दोघे आले रणभूमीवरी शौर्याने प्रमोदादी गणांस म्हणत तुम्ही मारिले दैत्य सैन्य बहुत दैत्य श्रेष्ठ पडले प्रमूर्छित पर्याता मरण तुमचे ओढवले तीक्ष्ण शस्त्रांनी ठार करू वक्रतुंडांसी वक्रतुंडादी दृष्टांस संहारू ऐसे बोलून बाणांचा सागरू सोडिला त्यांनी देवांवरती तेव्हा त्यांचे बल पाहून दोन देव देववीर रणात येऊन आपुले आपली धनुष्ये करी घेऊन मान सोडती असुरांवर काल यमासमते बाण घेती बहुत दैत्यांचे प्राण मेले कितक पडले तक्षण छिन्न छिन्न विकलांग त्या नोन बल पाहून मत्सर पुत्र मनी खिन्न थरकाप चित्तात होऊन अग्नी अस्त्र मंत्रिती बाणावर परितक्षणी दोन परशु येत त्या उभयतांचे मस्तक छेदित मत्सराचे दोघेही पुत्र रणात मरुन पडले महावीर ते पाहून दैत्यवीर त्यावेळी घेती माघार मत्सरा निवेदिती वृत्तांत समग्र व्यथित मने ते सारे ऐक दैत्येशा रणवृत्तांत महाभयंकर सांगण्या अनुचित प्रल्हाद प्रमुख वीर रणात घायाळ होऊन पडले असती प्रल्हाद प्रमुख वीररणात घायाळ होऊन पडले असती ते मेले किंवा वाचले ते आमान ठाऊक झाले तुझे दोघे महावीर पुत्र गेले मृत्युमुखी रणी रळत रणी लढताना वक्रतुंडां वक्रतुंडाचे दोन गण आले अकस्मात त्यांनी परशु मारिले त्या प्रहारे वीरा लागले मर्मभेदी प्रहारते वक्रतुंडा समवीर न झाला पूर्वी पुढे न होणार म्हणून त्यासी शरण जावे सत्वर कल्याणास व आपल्या दैत्येशा गर्व न करावा दैत्यगणांचा नाश टाळावा सर्व असुर संघ वाचवावा गर्व सोडून शरण जावे वक्रतुंडासी शरण जाता दैत्य कुळ वाचेल तत्वता नाही इतर कुलक्षय होता महा अनर्थ ओढवेल ओमिती श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदी श्रीमद्मौद्गले महापुराणे प्रथम चरिते सुंदर विषय प्रिय वधो नाम षट त्रिंशो ध्यायः श्री श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय छत्तीसावा संपूर्ण